बा दया सागरा कृपा करी मजबरी गजाननाबा दया सागरा कृपा करी हे गजाननाबा दया सागरा कृपा करी गजाननाबा दया सागरा कृपा करी मजवरी कृपा करी मजबरी हे मस्तक ठेवी तो कर्णावरी कृपा करी मजबरी हे मस्तक ठेवी तो कर्णावरी हे कृपा करी मजबरी हे मस्तक ठेवी तो कर्णावरी कृपा करी मनवरी नमस्तक देवी तो चरणावरी गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना हे गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरती साठी गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना हिरवा पा पिवळी फुले त्यात कुंपला तुरा पुत्र गजानन त्याची सेवा करा पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा अरे पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना हे गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना टाळांच्या नादे गजानन नाचण्यात दंग टाळांच्या नादे गजानन नाचण्यात दंग टाळांच्या नादे गजानन नाचण्यात दंग टाळांच्या नादे गजानन नाचण्यात दंग गजानना गजानना पार्वती नंदना मोर्या गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना ते गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना आनंद झाला विघ्न हरत्याला पत्र पाहुनी आनंद झाला विघ्न हरत्याला हे पत्र पाहुनी आनंद झाला विघ्न हरत्याला पत्र पाहुनी आनंद झाला विघ्न हरत्याला गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी मोरेश्वराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी मोरेश्वराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी सिद्धिविनायकाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी सिद्धिविनायकाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी बल्लाळेश्वराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी बल्लाळेश्वराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी वर्ध विनायकाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी वर्ध विनायकाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी चिंतामणीची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी चिंतामणीची आवड मोठी आरतीसाठी एक गिरिजात्मजाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी आवड मोठी धावत आलो आरतीसाठी विघ्नहर्त्याची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी विघ्नहर्त्याची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी महागणपतीची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी महागणपतीची आवड मोठी आलो आरतीसाठी दंताची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी दंताची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी लंबोदराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी लंबोदराची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी अरे गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड गजानना गजानना पार्वती नंदना मोरिया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरिया गजानना ये गजानना गजानना पार्वती नंदना मोरिया गजानना गजानना गजानना पार्वती नंदना मोरिया गजानना ये गजानना गजानना पार्वती नंदना मोरिया गजानना गजानना log on and subscribe to www.youtube.com slash venusdevotional.